श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग आठवा श्री वसिष्ठ म्हणाले या रूप वनात चिद्रूप पर्वताच्या तटावर ही सृष्टीरूप अविद्यालता कशा प्रकारे स्थित आहे आणि ती केव्हा विकास पावली आहे ते आता सांगतो ही लिता मेरुप्रभूती मोठमोठ्या पर्वतरूपी पेरांनी संपन्न आहे ब्रह्मांडाच्या आवरणरूपी त्वचेने ती परवेष्टीत आहे लोकरूपी पत्रपुष्पादिकांनी विकास पावणारी ही त्रिलोकी हीच त्या वेलीची अंगरचना आहे सुख दुःख जन्मस्थिती ज्ञान आणि अज्ञान हीच तिची प्रतिदिवशी वाढणारी मुळे आणि फळे आहेत कारण सुखापासून अविद्या उंच वाढते आणि शेवटी तेच फळ देते तशीच दुःखापासूनही अविद्या अतिशय वाढते आणि शेवटी तेच फळ देते जन्मापासून अविद्या वाढते आणि अखेर दुसरा जन्मच घेते भावापासून सत्तेला प्राप्त होते आणि पुन्हा तीच क्षणिक सत्तारूप फळ देते ती अज्ञानानं वृद्धी पावते आणि तेच तिचे स्पष्ट फळ आहे ज्ञानाने म्हणजे प्रत्येक प्रत्येक तत्वाच्या विचाराने उत्तरोत्तर भूमिकेवर आरूढ होणे एतद्रूप ज्ञानवृद्धी होते आणि शेवटी सप्तभूमिके ते ज्ञानच फळते असो नाना प्रकारच्या उल्हासाने युक्त आणि वासनारूप सुगंधाने शोभणारी दाट पालवीने हलणारी अशी त्या सृष्टीलतेची तनु शोभते दिवसांचा समूह ही जिची पुष्पे रात्री हे चंचल भ्रमर क्षणोक्षणी विषयासक्तीने धावणारी प्राणीमात्रे हीच जिची पाने अशी ती वेल सतत स्पंद पावते कर्मरूपी वायूमुळे पुन्हा पुन्हा भ्रमण करून एखाद्या वेळी एखाद्या अधिकारी जीवरूप पल्लवाच्या अंशाने ती विवेकरूप हत्तीणीच्या गळ्यात पडते ती विवेकरूप हत्तीण तिला आपल्या सोंडेने तिच्या आश्रयभूत विषयवृक्षापासून दूर करून हलवते त्यामुळे तिच्यावरील सर्व वासनामळ उडून जातो तथापि पुन्हा दैववशात ती तिच्या सोंडेतून निष्ठून पुन्हा विषयवृक्षाशी आसक्त होते ती उत्पन्न होणाऱ्या मित्रपश्वादी प्रवालांनी संपन्न करते उत्पन्न झालेल्या पुत्रपौत्रादी अंकुरांनी स्मितमुखी होते सर्व ऋतीतील पुष्पांनी संपन्न असते आणि समग्र रसांनी शोभते ती जन्मलक्षण सर्व पेरांमध्ये दुःखरोगादी सर्पाने भरलेली असते मरणरूप शाखाछिद्रात जोराने विदारण केल्यामुळे व्याकुळ होते ती भोगानुभव रूप रसाने पूर्ण असते विचार हेच एक तिला लागलेल्या किड्यांचे घर आहे प्रतिदिवशी तिच्या सभोवार विकास पावणाऱ्या चंद्रसूर्यादी नवग्रहरूप ज्योतिषपंक्ती हीच तिची वाऱ्याने हलणारी पुष्पे आहेत राघवा त्या नक्षत्ररूपी कळ्यांनी सर्व आकाशोदर भरून टाकले आहे चंद्र सूर्य व अग्नी यांचा प्रकाश हेच तिच्या पुष्पातील पराग आहे त्या परागांनी ती लता एखाद्या गौरांगी स्त्रीप्रमाणे चित्ताचे हरण करते तिला मनोरूपी हत्ती हलवून सोडतो संकल्प हेच तिच्यावरील मधुर ध्वनी करणारे कोकिल आहे इंद्रियरूपी सर्पाने तिला पिडले आहे ती तृष्णारूपी त्वचेने सुशोभित झाली आहे ती नीलाकाशरूपी वृक्षाच्या अंगसंगाने विस्तार पावली आहे द्यावा पृथ्वी हे संकुचित जानूप्रमाणे तिचे आधारभूत स्तंभ आहे ती अनुभवरूपी उद्यानाने भूषित झाली आहे सप्तसागररूपी अळ्यांने जिने सर्वत्र जलक्षीरांचे धारण केले आहे अशी ती सृष्टीरूपी वेल खालच्या ब्रह्मांड खंडात मुळांच्या योगाने दृढ झालेली आहे काम्य कर्म कांडरूप वेदत्रयीने विलोल झालेले रागी जन हेच त्या सृष्टीरूपी वेलीवरील भ्रमर असून त्यांना उपभोग असलेल्या स्त्रिया हेच तिचे पुष्पगुच्छ आहेत प्रवृत्तीपर जन याच त्या वेलीच्या पत्र पुष्प कांडादिकांच्या ठिकाणी भ्रमण करणाऱ्या मुंग्या आहेत चित्स्पंदरूप वायूने ती हलत असून अशास्त्र कर्मरूप अजगराने ती व्याप्त आहे स्वर्गाची शोभा हाच जिचा पुष्पमंडप आहे ती जीवांच्या जीवनोपायांनी भरलेली आहे ती मूढांना नाना प्रकारच्या विषय वासनारूप गंधांनी मद देणारी आहे परंतु विवेकी जनांच्या अनेक प्रकारच्या उपशमांचे वैचित्र्य हीच जणू काही पुष्पे असे प्रगटीकरण करणारी ही तीच आहे ती नाना प्रकारच्या फलांनी लगडून गेली आहे पुष्प फल पराग यांच्या दृष्टीने ती विकास पावणारी आहे नानाविध प्रकारांची आळी रांगाने लावून ती व्याप्त झाली आहे अनेक पर्वत हेच तिच्यावरील जाळी आहे तिच्यावर अनेक जातींचे पक्ष आहेत पक्षी आहेत नाना कला हीच तिला आलेली फळे आहेत ती नानाविध वनातून उत्थान पावलेली आहे विविध पर्वतांच्या तटांवर आरूढ झालेली आहे नाना प्रकारच्या पानांनी पूर्णतया झाकून गेली आहे ती उत्पन्न झालेली आहे उत्पन्न होत आहे मरते आहे मेली आहे अर्धी तुटली आहे कुठेही तुटलेली नाही आणि प्रवाहरूपाने छेद न पावणारी आहे ती भूतकालेली भूतकाली असलेली वर्तमानकाळी असणारी असत्य असल्यासारखी सत्य असल्यासारखी पण सर्वदा असत्य अशीच आहे ती वारंवार अतिशय तरुणी म्हणजे पल्लवयुक्त होणारी आणि वारंवार सुकून जाणारी आहे ही महाविशालता वेगाने कवटाळल्यास संसाररूप विषारी मूर्छा देणारी आहे परंतु विचार करताच नाश पावणारी आहे विचार करणाऱ्या पुरुषाच्या पूर्णात्म्यामध्ये ती बाधित होते पण आज्ञापुरुषांच्या अंतःकरणात ती सर्वदा अनुवर्तन करत असते एकीकडे ती जल झाली आहे तर कोठे पर्वत झाली आहे इकडे नाग झाली आहे तिकडे देव झाली आहे येथे पृथ्वीत्वास प्राप्त झाली आहे तर जेथे लोक बनली आहे इकडे सूर्यचंद्र तर तिकडे नक्षत्रे होऊन राहिली आहे इकडे अंधकार दुसरीकडे प्रकाश इकडे आकाश तिकडे सस्यपूर्ण भूमी हे शास्त्र ते वेद आता वेदशास्त्ररहित आता कोठे पक्षीरूपाने उड्डाण करणारी तर कोठे देवरूपाने उत्पन्न झालेली कोठे स्थानुरूपाने स्थिर झालेली तर क्वचित वायुत्वास प्राप्त झालेली कोठे नरकात अत्यंत लीन झालेली तर कोठे स्वर्गात विलास करणारी कोठे सुरपदास प्राप्त झालेली तर कोठे कृमी रूपाने स्थित असलेली ती कोठे विष्णू कोठे ब्रह्मा कोठे रुद्र कोठे रवी कोठे अग्नी कोठे वायू कोठे चंद्र आणि कोठे यम झाली आहे हे रामा या भुवनामध्ये जे काही प्रभावत्कर्षाने व्याप्त झालेले हरिहरादी किंवा जीर्ण तृणरूपास प्राप्त झालेले दुसरे सर्व दृश्य स्फुरत आहे ती सर्व अविद्या आहे तत्वबोधाने तिचा क्षय करावा असे तू जाण आणि तिच्या नावानेच आत्मलाभ होतो इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे अष्टमस्वर्ग श्रीराम